श्री वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग अठ्याहत्तरावा श्री वसिष्ठ म्हणाले याप्रमाणे ते जोडपे रोज रोज वाढणाऱ्या यौवनी लीलांनी अनेक वर्षे मोठ्या विषयासक्तीने रममान झाले नंतर पुनः पुन्हा आवृत्ती पावणारी अनेक वर्षे जाऊन फुटलेल्या कुंभातून जसे पाणी त्याप्रमाणे हळूहळू त्यांचे आयुष्य क्षीण झाले असता त्या दोघांनी पुढील प्रमाणे विचार करून आत्मसंबंधी शास्त्राचे चिंतन करण्यास प्रारंभ केला तरंगाच्या समूहाप्रमाणे क्षणभंगूर असलेल्या या व्यवहारात पिकलेले फळ पडणे जसे अनिवार्य आहे त्याप्रमाणे मन मरण दुर्निवार्य आहे कमळावर हिमरूपी वज्राचा पात जसा व्हावा तशी जरा येण्यास तयार होऊन राहिलेली आहे उंजळीतील पाणी जसे सतत घळते त्याप्रमाणे आयुष्य एकसारखे गळते पावसाळ्यात कडू भोपलीचा वेळ जसा अतिशय विस्तार पावतो त्याप्रमाणे भोग व त्याची साधने या विषयींची तृष्णा अतिशय वाढते पर्वतातील नदीच्या पुराप्रमाणे तारुण्य क्षणात निघून जाते इंद्रजालाप्रमाणे असत्य असलेले जीवन देहादिक ही फार जुनी संस्थिती आहे धनुष्यापासून सुटलेल्या बाणाप्रमाणे सुखे वेगाने पळून जातात गृध्र पक्षी जसे आमिषावर तुटून पडतात त्याप्रमाणे दुःखे चित्तावर पडून त्याला पीडतात पावसाळ्यातील पाण्यावरील बुडबुड्याप्रमाणे शरीर क्षणभंगूर आहे विचार केला असता हा सर्व व्यवहार केळीच्या खांबातील सोपटाप्रमाणे असार आहे अप्रिय कामी पुरुषापासून जशी कांता त्याप्रमाणे तरुणता सत्वर निघून जाते वृक्षाचे वसंत ऋतूतील सरसत्व जाऊन त्यामध्ये लवकरच जसे निरसत्व येते त्याप्रमाणे या संसारात इष्टवस्तूचा लाभ न झाल्यामुळे विरसता आली आहे तेव्हा अशा या संसारात शुभ स्थिराकार व अतिशोभन काय बरे आहे की ज्याला प्राप्त होऊन जन्ममरणादी दुर्दशांमध्ये दुःख होणार नाही ते जोडपे असा विचार करून व त्यात अध्यात्मशास्त्र हे संसार व्याधीचे औषध आहे असा निर्णय करून दीर्घकाळ अध्यात्मशास्त्राचाच विचार करीत राहिले केवळ एका आत्मज्ञानानेच ही संसार संज्ञक महाव्याधी सर्वता शांत होते असा निश्चय करून ती दोघे तत्परायण झाली त्यावेळी ती दोघे जणे ज्ञाननिष्ठ झाली त्यांचे चित्त व प्राण त्यातच रममाण झाले त्यांची श्रद्धा ज्ञानातच स्थिर बसली त्या दोघांना अध्यात्मशास्त्रच आश्रय वाटला अध्यात्मज्ञानाचा आदर करण्यात ती घडून गेली आणि त्यांची सर्व चेष्टा ज्ञानासाठीच झाली याप्रमाणे ती फार शोभली त्यांनी या शास्त्राचाच अतिशय अभ्यास केला ती एकमेकास त्याचा बोध करत असत त्या अध्यात्मशास्त्र विषयीच त्यांचा सर्व उद्योग होत असे त्यातच त्यांचे चित्त अत्यंत संतुष्ट होत असे एकमेकांशी ती दोघे त्याविषयीच भाषण करत हे रामा नंतर ती छोडाला अध्यात्मवेत्यांच्या तोंडून रमणीय व तारुण्यास समर्थ असे शास्त्रार्थ ऐकून आपल्या आत्म्याचा अहर्निश असा विचार करू लागली ती व्यवहारातील शरीर चेष्टा करत असताना व करत नसतानाही आत्मविचार करत असे मी आपल्या शुद्ध व ज्ञानाने दीप्त झालेल्या बुद्धीने या शरीरेंद्रिय समूहात हा छिद्रूप आत्मा कोण आहे ते विवेचन करून पाहते या हा रूप मोह कोणाला प्राप्त झाला आहे त्याचे अभ्युत्थान कसे झाले व ते कोठे आहे देह तर जड व मूढ आहे त्यामुळे तो मी चिदात्मा नाही हा निश्चयच आहे कारण मी स्थूल आहे गोरा आहे इत्यादी बुद्धिवृत्ती जेव्हा असते तेव्हाच त्याचा अनुभव येतो स्वतः त्याचा त्यालाच अनुभव येत नाही यास्तव तो जड आहे कर्मेंद्रियांचा समुदाय या स्थूल देहाहून भिन्न नाही तर ते त्याचेच अवयव आहेत अवयव व अवयवी यांचा भेद नसतो तसाच तो कर्मेंद्रिय गण जडच दिसतो याच न्यायाने ज्ञानेंद्रिय गण ही जडच आहे असा अनुभव येतो कारण भूमीवर काठीने मातीचे ढेकूळ जसे उडवले जाते त्याप्रमाणे ज्ञानेंद्रिय गण मनाकडून प्रेरित केला जातो अर्थात मन काठीप्रमाणे जड आहे त्याच्यामध्ये संकल्प करण्याची वगैरे शक्ती आहे गोफणीने जसे दगड फेकले जातात त्याप्रमाणे बुद्धिनिश्चयाकडून त्याला प्रेरणा होते तशीच निश्चयरूप बुद्धी ही जाड्य स्वभावाचीच आहे हा निश्चय आहे दोन उंच डगरीमधील सखल प्रदेशातून नदी जशी वाहते त्याप्रमाणे ती बुद्धी अहंकाराकडून प्रेरित होते अहंकार ही निस्सार जड व शवात्मक आहे बालक भ्रमात्मक यक्षाला जसा उत्पन्न करतो त्याप्रमाणे जीव त्या अहंकाराला उत्पन्न करतो जीवाने म्हणजे प्राणवच्छिन्न छिदाभासाने त्याचा आरोप केलेला असल्यामुळे तो यक्षाच्या अध्यस्थ देहाप्रमाणे जड आहे जीव चेतनाकाश आहे प्राण ही त्याची उपाधी आहे व तो हृदयात स्थित आहे तो फार सुकुमार आहे तो आतून बिंब चैतन्याने परिपूर्ण होऊन जिवंत राहतो त्याच्यामुळे हा सत्तावान होतो मी जाणले मला सर्व समजले या साक्षी भावाने विषयांना प्रकाशित करणे या कलंकाने जणू काय दूषितशा झालेल्या या नित्य छिद्रूप आत्म्याकडून हा जीव जिवंत राखला जातो त्याच्या बळावर हा जगतो सुगंध वायूच्या योगानेच जसा पसरतो व नदीचा प्रवाह सखल प्रदेशातून वाहतो त्याचप्रमाणे विषयाचा भ्रम ज्याला झाला आहे अशा या छिद्रूपानेच जीव जगतो असत्य जड विषयाशांच्या तादात्म्य व संसर्ग अध्यासामुळे तो छिद्रूप असूनही जडासारखा झाला आहे तापलेल्या पाण्यात संसर्गाने शिरलेला किंवा समुद्रजलात नित्य असलेला अग्नी जसा आपले प्रकाश स्वरूप सोडतो त्याप्रमाणे आत्मा अनात्म्याशी संसर्ग पाहून आपले भास्वरूप सोडतो त्यामुळेच सत्ता या अंशी जणू काही चित होऊन विलक्षणत्वास प्राप्त होऊन घटहासन पटहासन इत्यादी रूप सत्ता घटपटादी अचिदारा अचिदाकारशी भासते सत्ता जड असल्यासारखी भासते आणि घटादी आकारांच्या मृत्यिकेत लय झाला असता घट नाही पट नाही असा प्रत्यय येतो म्हणजेच त्यातील सत्ता आपला सत्ताकारही सोडून अभावरूप बनते चित्तच्या सान्निध्यात वासनेमुळे जे सद्रूप किंवा असद्रूप प्राप्त होते स्वतः भासते तेच एका क्षणात आपले पूर्ण स्वरूप सोडून ती स्वतः होते याप्रमाणे हे परमार्थत जरी छिद्रूप आहे तरी अविद्यावरणामुळे विषयोन्मुख होऊन अध्यास परंपरेने जड शून्य असत्से झाले आहे हे असे असकत्वल्प झालेले जगद्रूप बुद्धीत अनावृत्त स्वभावाच्या चैतन्याकडूनच तत्तदाकार मूलावरण भंगद्वारा जाणले जाते असा विचार करून चूड आला तर मग मूल अविद्येच्या आवरणाचा भंग करून ही ब्रह्मचित कोणत्या उपायाने या दृश्य भ्रमाला सोडून साक्षात्कार युक्त होईल बरे असा पुष्कळ वेळ विचार करती झाली आणि दीर्घकाळ विचार केल्यामुळे पुढे सांगितल्याप्रमाणे तिला आत्मतत्वाचा बोध झाला अहो खरोखर दीर्घकालाने मला अनामय ज्ञेय आत्मतत्व कळले विज्ञेयत्वास प्राप्त करून घेतल्यावर कोणीही पुरुष परमार्थापासून च्युत होत नाही त्याला ब्रह्मप्राप्तीनेच सर्व कामनांची प्राप्ती होत असल्यामुळे त्याच्या कोणत्याही काम्य अर्थाची हानी होत नाही तो कोणत्याही वस्तूला ही दुःखाचे साधन आहे अशा बुद्धीने टाकत नाही कारण त्याला सर्व आनंदमय झालेले असते त्याच न्यायाने तो कशाचाही संग्रह करण्याची इच्छा करत नाही मन बुद्धी इंद्रिये हे सर्व छेदविलासाच्या परिच्छेदाचे हेतू आहेत ते सर्व असतच आहेत पण काय चमत्कार सांगावा ते तिमिर योगाने कल्पिलेल्या दुसऱ्या चंद्राप्रमाणे स्थिर आहेत महासत्ता असे जिला म्हणतात ती एक महाचितच आहे ती सर्व कलंकरहित सम शुद्ध व निरहंकार रूपिणी आहे शुद्ध संवेदन हेच तिचे स्वरूप आहे ते अखंड आनंदात्मक असल्यामुळे परममंगल सन्मात्र आहे ते त्या आपल्या तसल्या स्वभावापासून केव्हाही प्रच्युत होत नाही ती चित मूल अविद्येच्या आवरणाचा भंग करून प्रकाश पावते व मग तिला कोणीही आच्छादित करू शकत नाही ती अत्यंत शुद्ध आहे म्हणूनच नित्य उदय पावलेली आहे तिचा अस्त केव्हाच होत नाही वेदांतादी अध्यात्मशास्त्रामध्ये ती ब्रह्म परमात्मा इत्यादी नावानी लक्षणेने बोलली जाते विषय इंद्रिये चित्तादी हे त्रिपुटी जाल या चितहून भिन्न नाही कारण ही त्रिपुटी त्या साक्षीभूत नित्यछित कडून प्रकाशित केली जाते ती प्रमाणत सिद्ध नाही ती ही साक्षीचित त्रिपुटीची प्रवृत्ती होण्यापूर्वी स्वतः सिद्ध असल्यामुळे तिला आद्याचित असे म्हटले आहे हे जे निर्विषय चित्तत्व ते तिचे अक्षत अखंड रूप आहे मन बुद्धी इंद्रिये इत्यादी रूपाने तीच विवर्त पावते चिदात्म्याला प्रमातृभ्राव प्राप्त झाला असता त्या तरंगातिकांप्रमाणे ही जगद्रूप पदार्थांची सत्ता स्फुरण पावते हे जे जगत सत्तारूप प्रसिद्ध आहे ते या अधिष्ठानभूत महाचित्तीचेच दुसरे रूप आहे कारण ती शुद्ध चितच स्फटिक म्हणाप्रमाणे जगाचे प्रतिबिंब स्वतः असंग राहूनच धारण करते ही जगत सत्ता व्यावहारिक व प्रतिभाषिक पदार्थामध्ये समसमा म्हणजे आपापल्या अधिष्ठानानुसार उदय पावली आहे जगत सत्ता जगाला विकसित करणाऱ्या एकरूप शक्तीने स्थित आहे त्यामुळेच ती अधिष्ठान सत्तेहून निराळी आहे असे निरूपण करता येणे शक्य नाही म्हणूनच ती भिन्न भासणारी सत्ता माया मात्र आहे सोन्याच्या दागिन्यातील विचित्रता जशी सुवर्णत्वाने अवशिष्ट राहते त्याप्रमाणे नामरूप विशेषांचा प्रलय झाला असता जगतसत्ता माया शबल ब्रह्मसत्तेनेच अवशिष्ट राहते आणि त्यातील मायेचा बाद झाला असता आनंद एकरस सन्मात रूप आत्म्याचा स्वतः अनुभव घेते ज्याप्रमाणे स्वप्न इंद्रजाल इत्यादिकांमध्ये द्रवत्वाने परिणत झालेल्या स्वचित्तानेच सिद्ध झालेल्या समुद्रातील जलातील समुद्रादी जलातील तरंगादिक वस्तुत उदय पावलेले नसतानाही उदय पावल्यासारखे भासतात त्याप्रमाणे महाचितीरूप ब्रह्मातही समचित्तापासून जगत वस्तुत उदय पावत नसले तरी उदय पावल्यासारखे वाटते स्वप्नात छिद्रूपात्माच चित्तकल्पित जलरूपाने रूपवान होऊन तरंगादी आकाराचाही बनतो पण त्यात आत्मव्यतिरिक्त काहीच अणुमात्रही नाही त्याचप्रमाणे मी चिन्मात्रच जगतभान विशेष भेदानी संपन्न झाले आहे पूर्ण चिदात्मरूप अशा मजहून निराळे अणुमात्रही काही नाही असा प्रकार असल्यामुळे अहमभाव ही अवशिष्ट राहत नाही अर्थात अहमभावशून्य चिन्मात्रच पसरले आहे त्या चिन्मात्राला जन्म नाही मरण म्हणजे देहाचा वियोग नाही त्याला स्वर्गगती नाही व नरकगतीही नाही या चिन्मात्र आकाशाचा नाशही ध्वंसही संभवत नाही हा चिन्ना चिन्मात्रात्मा अच्छेद तोडता न येण्यासारखा आहे अदाह्य आहे हा चिदादित्य अतिशय निर्मल आहे आहा हा मी फार दिवसांनी शांत झाले आहे सर्वत सुखी आहे मी आता सर्व विक्षेपशून्य झाले आहे मंदर पर्वत काढून घेतल्यावर सागर जसा भ्रमणरहित असतो त्याप्रमाणे ज्या दृश्यमान आभास असत आहे असे ते अतिस्वच्छ अनंत अज अच्युत आत्माकाश आहे ते बाधशून्य अमल श्रेष्ठ कालपरिच्छेद शून्य देशपरिच्छेद रहित असे हे आकाशच ब्रह्मादी स्तंभपर्यंत प्राणिकर्मांचे फलसमूह त्यांच्या साधनांचे अनुष्ठान व इतर वृथा चेष्टा आहे त्या छिदाकाशापासून आणखी दुसरे काही नाही हे सर्व देवासुरयुक्त विश्व अकृत्रिम चिन्मय आहे कुंभारादी पुरुषांनी केलेली जी मातीची सेना ती सर्व मातीचीच जशी असते त्याप्रमाणे ही सर्व दृश्य द्रष्ट दृश्यमयी सत्ता चिन्मात्र ऐक्यमयी आहे हे ऐक्य हे द्वित्व हा मी हा मी नव्हे हा भ्रमसमोह आपल्या पारमार्थिक रूपास प्राप्त होऊन कसा कोणाला कोणत्या कारणाने व कोठे संभवणार मी आपल्या अनंत व निरामय स्वरूपात अगदी शांत होऊन स्थित आहे मोक्ष सुखात सर्वत सुखमग्न होऊन मी संसार ज्वर रहित विस्मृत कंठालंकाराप्रमाणे प्राप्त झालेले स्वरूपच होऊन राहते जे अचेतन किंवा चेतन भासते व जो हा त्याचा भोगता स्फुरत आहे ते दोन्ही प्रकाशरूप आत्म्याहून भिन्न नसलेले ब्रह्मच चिदाकाशच आहे ते महाचितीमध्ये स्थित आहे इदम भाव भाव व अन्यत्व इत्यादी कोणत्याही भावाभावाचा संभव नाही तर सर्व शांत निराधार केवळ परतत्व स्थित आहे याप्रमाणे विचारात तत्पर झालेली ती मोहनिद्रेचा आत्यंतिक नाश झाल्यामुळे या यथार्थ परमात्म तत्वाला जाणून तिचे राग भय मोह व अवस्था अवस्थात्रयरूप स्वप्नतमो विलास अगदी शांत झाले आहेत अशी होऊन शरत्कालच्या मेघपंक्तीप्रमाणे शांत झाली इति श्री वासिष्ठ महारामायणे निर्वाण प्रकरणे पूर्वार्धे अष्टसप्ततितमः सर्गः श्रीराम